श्री गणेशाय नमहा सार्थचे ज्ञानेश्वरी अध्याय सहावा मग संजय धृतराष्ट्रास म्हणाला राजा आता श्रीकृष्णाने योगाबद्दल जो आपला अभिप्राय सांगितला तो ऐक नारायणाने अर्जुनाला सहज ब्रह्मज्ञान रसाचे पारणे केले तो तेच वेळी आम्ही तेथे पाहुणे म्हणून गेलो होतो दैवाची थोरवी काय वर्णावी की लहान लागलेल्या मनुष्याने पाणी पिण्याकरता म्हणून पाण्याचे भांडे तोंडी लावावे व त्याची चव घेताच पाण्याच्याऐवजी त्याला ज्याप्रमाणे अमृतच मिळावे त्याचप्रमाणे राजा एखादी आडगिरायकी मूल्यवान वस्तू थोडक्यात प्राप्त होते त्याप्रमाणे मला व तुला ब्रह्माची प्राप्ती झाली परंतु धृतराष्ट्र संजयाला म्हणाला की तुला ब्रह्मरसाबद्दल मी काही विचारत नाही हे ऐकून धृतराष्ट्र राजाचे मन फक्त पुत्रांचीच हकीकत ऐकण्याविषयी उत्कंठित झाले आहे असे संजयने जाणले व हे जाणून तो मनात विस्मय विस्मय पावला आणि म्हणाला हा वृद्ध धृतराष्ट्र पुत्र वाचल्याने अगदी वेडावलाय एरवी येथपर्यंतचा कृष्णार्जुनाचा संवाद अति उत्तम झाला परंतु या संवादाची गोडी याला कुठून लागणार कारण जो जन्मांध आहे त्याला कसे दिसेल परंतु त्याला असे स्पष्ट जर बोलावे तर राग येईल म्हणून संजय या भीतीने स्पष्ट बोलला नाही तथापि श्रीकृष्णार्जुनांच्या परस्पर संवादापासून तो आपल्या मनात उत्तम प्रकारे संतोषित झाला या आनंदाच्या तृप्तीने व प्रफुल्लित अंतकरणाने तो आता मोठ्या अगदीने धृतराष्ट्राला अभिप्राय सांगेल क्षीरसागराचे मंथन करताना जशी अमृताची प्राप्ती झाली तसा तो अभिप्राय म्हणजे गीतेतील सहाव्या अध्यायाचा योगरूप अभिप्राय होय व तो बुद्धीने जाणला पाहिजे तो अध्याय गीतेतील सार होय व आत्मानात्मविचाररूपी समुद्राची पैलथडी होय अथवा जणू काय योगसंपत्तीचा जामदारखानाच उघडला आहे जे आदिमायेचे विश्रांतीस्थान व ज्या ठिकाणी वेदांनाही मौन धारण करावे लागते आणि ज्यापासून गीतारूप वेलेला अंकुर फुटला तो हा सहावा अध्याय सर्व अलंकाराने युक्त असा सांगितला जाईल म्हणून चित्त देऊ माझे बोल निव्वळ मराठीत आहेत खरे परंतु जे ते प्रतिज्ञेने सहज अमृतालाही जिंकतील अशा गोड अक्षर अक्षररचनेने मी सांगेन त्या बोलांच्या मृदपणाने सप्तस्वरापासून होणारा आनंदही कमी कसा भासेल किंवा त्यांच्या छंदाने सुवासही कमीपणा पावे पहा की गोडीच्या आशेने कानाला जिव्हा फुटतील व इंद्रिये आपापसात कलह करू लागतील मूळ शब्द विषय म्हटला म्हणजे कानांचा होय परंतु हा रस आमचा आहे असे जीभ म्हणेल आणि नाकालाही या शब्दापासून सुगंधाचा भास होईल यापेक्षा आणखी नवल कोणते की बोलण्याची नुसती सरणी पाहून डोळे तृप्त होतील आणि त्यांना असे वाटू लागेल की हे बोल नसून ही प्रत्यक्ष रूपाची खाणच निर्माण झाली आहे जेव्हा शब्द जुळून संपूर्ण वाक्य बाहेर पडेल तेव्हा मन हे बाहेर निघेल आणि आपले बाहू उभारून त्या वाक्याला आलिंगन देण्याला जावेल याप्रमाणे सर्व इंद्रिय आपापल्या धर्माप्रमाणे त्या बोलाला झोमतील परंतु तो सगळ्यांना सारखेपणाने बोध करेल ज्याप्रमाणे एकटा सूर्य जगाला वागवतो त्याप्रमाणे शब्दांचा व्यापकपणा अलौकिक आहे असे समजा आणि पाहू गेले असता जो त्यांचा अर्थ जाणणार आहे त्याला त्यांचे ठिकाणी चिंतामणीचे गुण आढळून येतात हे असो त्या बोलांची मोठाली ताटे बनवून व त्या मोक्ष रस वाढून निष्कामे जनांना ही ग्रंथरूपी मेजवानीत केली आहे या मेजवानीत करता नित्य नवी अशी आत्मज्योतीचे ठाणवई करून त्या उजेडात जो इंद्रियांना न कळत मेजवानींचे सेवन करील त्यालाच तिची प्राप्ती होईल या ठिकाणी श्रवणाचा कमीपणा न मानता श्रोत्याने मनानेच उपभोग घ्यावा बोलावरची नुसती साल अगोदर काढून टाकावी आणि ब्रह्मस्वरूप होऊन मग सुखाने सुखाची गोडी घ्यावी जर अशा सूक्ष्म मनाने वागले तरच त्याचा उपयोग होईल नाही तर सर्व गोष्टी मुक्याने बोलून बहिऱ्याने ऐकल्याप्रमाणे होती परंतु ही गोष्ट असं राहू द्या का की सर्व श्रोत्यांना सावध करण्याची गरज नाही कारण या ठिकाणी त्यांना स्वभावताच विषयांची वासना नाही तेच ही गोष्ट ऐकण्यास अधिकारी आहे ज्याने ब्रह्मज्ञानाच्या आवडीकरता स्वर्ग आणि संसार यांच्या प्राप्तीची ओवाळणी केली आहे त्यांच्याशिवाय इतरांना या बोलाची गोडी कळणार नाही सावळ्यांना जशी चंद्राची ओळख नाही तशी या गीता ग्रंथाची प्राकृत जनांना ओळख नाही परंतु तोच चंद्र जसा चकोराचे खाद्य आहे तद्वत कर्माच्या फलांची ज्यांना आशा नाही त्यांनाच या गीता ग्रंथाची ओळख आहे तसेच जे ज्ञानी आहेत त्यांना हा ग्रंथ म्हणजे विश्रांतीचे ठिकाण आहे आणि जे अज्ञानी आहेत त्यांना परक्या गावाप्रमाणे म्हणून या विषयाबद्दल विशेष बोलण्याचे कारण नाही परंतु प्रसंगानुसार मी जे बोललो त्याची सज्जनाने मला क्षमा करावी यापुढे श्रीरंगाने जे काही सांगितले आहे ते मी सांगेन ते बोलणे बुद्धीलाही कळण्याला कठीण आहे म्हणून शब्दात सापडणे कठीणच परंतु श्री गुरु निवृत्ती महाराजांच्या कृपारूप दीपाच्या उजेडाने मी ते जाणून बोलेन इंद्रियातीत असे जे ब्रह्मज्ञान ते जर प्राप्त झाले तर जी गोष्ट दृष्टीस न पडणारी ती शिवाय दिसेल जर दैवयोगाने हातास परीस लागला तर किमयागारासही जे न मिळणारे ते सोने लोखंडात सापडते तसे जर सद्गुरूची कृपा होईल तर प्रयत्न केला असता काय प्राप्त होणार नाही म्हणून ज्ञानदेव म्हणतात अशी जी सद्गुरू कृपा ती मजर पूर्ण आहे त्या योगाने मी बोलेन आणि माझ्या बोलण्यात निराकार वस्तू सर्वा सर्वांस प्राप्त करून देईन आणि जी वस्तू इंद्रियातीत आहे ती इंद्रियाकडून भोगील पहा यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर हे सहा गुण ज्याचे ठिकाणी वास करतात म्हणून ज्याला भगवान असे म्हणतात व ज्याने सर्व संघ परित्याग केला आहे त्यांचा जो मित्र तो पार्थास असे म्हणाला की अर्जुना आता लक्ष देऊ नये श्लोकार्थ पहिला श्री भगवान म्हणाले जो कर्माचे फलाची इच्छा न करता विहित कर्मे करतो तो संन्यासी व योगी होय जो अग्निसेवा व विहित कर्मे करीत नाही तो नव्हे श्रीकृष्ण म्हणतात पार्था पहा योगी आणि संन्यासी हे या जगात एकच आहेत ते वेगळे आहेत असे मानू नको कारण विचार केला तर ते दोन्ही एकच आहेत त्यांच्यावर दोन नावांचा जो आरोप आहे तो सोड कारण ब्रह्मदृष्टीने पाहू गेले असता या दोहोत भेद नाही म्हणून योग तोच संन्यास होय जसे नावाच्या वेगळेपणाने एकाच पुरुषाला हाका मारणे किंवा एकाच ठिकाणाला दोन मार्गाने जाणे किंवा एकच उदक दोन भांड्यात भरल्यावर पाण्याला जसा दुधाभाव नाही तसा योग आणि संन्यास यात भेद नाही असे जाण अर्जुना जो कर्मे करून त्यांच्या फलांची इच्छा धरीत नाही तोच या जगात सर्वांच्या बुद्धीने योगी असा समजला जातो पृथ्वी हा ही वृक्षाधिकांना उत्पन्न करून त्यांच्या उत्पत्तीबद्दल काही अहंकार बुद्धी दाखवित नाही आणि त्यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या फलांचीही ज्याप्रमाणे इच्छा करीत नाही त्याचप्रमाणे आत्मबोधाच्या विच आधाराने आणि जातीस अनुरूप असे ज्या ज्या वेळेस जे जे करणे पडेल ते ते सर्व यथाविधी करून तो आपल्या शरीरात अहंकार उत्पन्न होऊ देत नाही आणि बुद्धीला फळाच्या आशेकडे जाऊ देत नाही पार्था ऐक असा जो पुरुष तो संन्यासी आणि तोच निसंशय योगेश्वर होय या हातोटीशिवाय जो कोणी नित्य नैमित्य कर्मे बद्धक आहेत असे समजून त्यांचा त्याग करतो आणि लागलीच दुसरी कर्मे करण्यास प्रवृत्त होतो तो एक ले लेप धुवून टाकून दुसरा लेप लावण्याच्या आग्रहाचे स्वाधीन झालेल्या मनुष्याप्रमाणे वीज घोटाळ्यात पडतो गृहस्थाश्रमाचे ओझे सर्वांच्या कपाळी अगोदर सहजीच लागलेले आहे परंतु गृहस्थाश्रमाचे आचरण यथाविधी न करता संन्यास घेऊन पहिले ओझे टाकून लगेच दुसरे ओझे डोक्यात घेतो म्हणून श्रौत स्मार्त होमादिक कर्माचे यथाविधी आचरण न करता न टाकता कर्माची मर्यादा ओलांडली नाही तर आपल्याजवळ सहजानुसार योग सुख आहे श्लोकार्थ दुसरा हे अर्जुना ज्ञाते ज्याला संन्यास असे म्हणतात तोच योग असे तू समज कारण संकल्प त्यागा वाचून कोणीही योगी होत नाही ऐक संन्यासी तोच योगी असा एक वाक्यतेचा ध्वज अनेक शास्त्राने या जगात उभारलाय ज्या ठिकाणी सोडलेला संकल्प नाहीसा होतो त्याच ठिकाणी योगाचे सार जे ब्रह्म त्याची भेट होते असे अनुभवांती ठरले आहे श्लोकार्थ तिसरा ज्या मुलीला ध्यान योग प्राप्त करून घ्यावयाचा आहे त्याला विहित कर्मांचे आचरण हेच साधन होय व योग प्राप्त झाल्यावर तो पूर्णत्वास येण्याला कर्मनिवृत्ती हे साधन होय पार्था योगरूप पर्वताच्या माथ्यावर ज्याला जाण्याची इच्छा असेल त्याने कर्ममार्ग हा सोपाजिना सोडता कामा नये या कर्ममार्गाने जावयास लागले म्हणजे पहिल्याने या पर्वताचा यमनियमरूपी तळ लागतो नंतर आसनांच्या पाऊलवाटेने प्राणायाम रूप कड्याने वर जावे लागते नंतर प्रत्याहार हाच कोणी अर्धा तुटलेला कडा लागतो त्याच्यावरून बुद्धीचेही पाय निसरतात आणि तो ओलांडताना हटयोग्यांच्या सुद्धा पराकष्ठेच्या प्रतिज्ञा ठेवता जात नाहीत तथापि अभ्यासाच्या बळाने प्रत्याहार रूप निराधार आकाशात फक्त वैराग्यच हळूहळू वर व चढू लागते अशा रीतीने वायुरूप घोड्यावरून मार्ग क्रमित असता चित्त स्थिर करण्याचा मार्ग क्रमू लागल्यावर तो ध्यानाच्या माथ्यावर येऊन बसतो मग त्याचे मार्ग चालणे बंद पडते व मनाची ही हाव बंद होते आणि ब्रह्माशी ऐक्य झाल्यामुळे साध्य साधन भेद नाही होतो ज्या ठिकाणी पुढील पाऊल टाकणे बंद होऊन मागीलही आठवण राहत नाही अशा सम अधिकार भूमीवर समाधी लागते या उपायाने जो योग रूढ होतो तो निसंशय परिपूर्ण झाला आता त्याच्या चिन्हांचा निर्णय तुला सांगतो तो ऐक श्लोकार्थ चौथा जेव्हा योगी विषयांचे ठिकाणी व कर्माचे ठिकाणी सक्त होत नाही आणि सर्व संकल्प टाकून देतो तेव्हा त्याला योगारूढ असे म्हणतात हे पहा ज्याच्या इंद्रियांच्या घरी विषयांचे येणे जाणे बंद होते ज्याच्यावर इंद्रियांचा पगडा बसत नाही जो आत्मबोधाच्या घरात निजलेला असतो ज्याला आत्मज्ञान झालेले असते संसारातील सुखदुःखांशी झगडताना तक्रार देऊन ज्याचे मन विटल्यामुळे प्रोत्साहन पावत नाही त्याच्याजवळ जरी विषय येऊन उभे राहिले तरी ते कोण आहेत याबद्दल त्याला स्मृतीही नसते कदाचित इंद्रिये कर्म करण्याला प्रवृत्त झाली तरी त्याला अंतःकरणात फळाच्या हेतूची इच्छा नसते व जो देही जागा असता निजलेला दिसतो त्यालाच खरा योग साध्य झाला असे तो ओळख त्यावेळेस अर्जुन अनंतास म्हणतो देवा तुम्ही जे सांगता ते ऐकून मला नवल वाटते तर त्या योग्याला अशी योग्यता कोण देतो हे मला सांगा श्लोकार्थ पाचवा आपण आपल्या आत्म्याने आत्म्याचा उद्धार करून घ्यावा आपल्या आत्म्याला अधोगतीस नेऊ नये कारण आत्मा हाच आत्म्याचा हित करता व आत्मा हाच आत्म्याचा शत्रू हो त्यावेळेस श्रीकृष्ण हसून म्हणतात तुझ्या बोलण्याचे मला नवर वाटते कारण या अद्वैतात कोणाला कोणी काय द्यायचे आहे परंतु भ्रांतिरूप शय्येवर प्रबळ आत्म अध्यान अज्ञानाने जेव्हा मनुष्य निजलेला असतो त्यावेळेस जन्ममृत्यूची दुष्ट स्वप्ने त्यास भोगावी लागतात नंतर अकस्मात जागा झाल्यावर ती सर्व स्वप्ने व्यर्थ होतात आणि आपण खरे आहोत असा निश्चय होतो तोही आपणच असो म्हणून हे धनंजय खोट्या देहावर भरोसा ठेवला म्हणजे आपणच आपले घातास प्रवृत्त होतो श्लोकार्थ सहावा ज्याने आत्म्याच्या साह्याने आत्मा जिंकिला त्याचा आत्माच त्याचा बंधू करता होय परंतु ज्याने आत्मा जिंकला नाही त्याचा आत्माच त्याचा शत्रू होतो हा विचार करून अहंकार सोडला म्हणजे मग आपलेच ब्रह्मरूप आपल्या प्रत्ययास येते असे झाले म्हणजे आपले कल्याण आपण सहज केले असे होते जो सुशोभित अशा शरीराच्या ठिकाणी लुप्त होऊन आत्मस्वरूप विसरतो व आपलेपणा मानतो तो कोश किड्याप्रमाणे आपला आपण वैरी होतो जसे लाभाची वेळ झाली असता हतभागी मनुष्याला आंधळेपणाचे डोहाळे आठवून तो आपले डोळे झाकतो व वस्तू लाभाला अंतरतो किंवा एखादा मनुष्य भ्रमाने माझा मीच हरवला असं म्हणतो आणि अंतकरणात तोच खोटा भाव धरून बसतो एरवी या भ्रमाशिवाय पाहू गेले असता तो स्वतःच ब्रह्म आहे परंतु काही काही केल्याने त्याचे बुद्धीला तसा भास होत नाही पहा की स्वप्नातील तलवारीचे वाराने कोणी खरोखर मरतो का राघूला धरण्याकरता टांगलेली झाडावरील नळी त्याच्या अंगभाराने उलट फिरले असता तो उडून न जाता आपणच फिरलो अशी मनात शंका येऊन ती जशी सोडित नाही तो व्यर्थ मान हलवतो आणि छातीने व चवड्याने ती नळी आवळून चोचीने धरून ओरडतो मी खरोखर बांधला गेलो अशा समजुतेने खोड्यात पडतो आणि मोकळ्या पायाचे चवड्याने नळी बडकट बळकट धरतो असा जो निरर्थक सापडला त्याला कोणी दुसरे बांधारेच आले होते का सांग बरे आणि नंतर त्याला अर्धा तोडून नेला तरी तो तरोय तरी तो ती नळी सोडित नाही म्हणून ज्याने मनातील संकल्प जास्ती वाढवले आहेत तो आपला आपण शत्रू होय पण जो पुरुष वृथाभिमान धारण करीत नाही तो आत्मज्ञानी हो श्लोकार्थ सात आणि आठ ज्याने आपले मन जिंकले ज्याच्या मनाला पूर्ण शांती प्राप्त झाली तो जीव परमात्मरूपी आहे जेव्हा योगी आपले इंद्रिय स्वाधीन ठेवतो ब्रह्मज्ञान व अनुभविक ज्ञान याने तृप्त असतो माती दगड सोने ही सारखी समजतो शीत उष्ण सुखदुःख तसेच मान अपमान ही सारखी मानतो आणि निर्विकार स्वरूपी मन स्थिर ठेवतो तेव्हा त्याला मुक्त असे म्हणतात ज्याने आपले मन जिंकले व ज्याच्या सर्व वासना शांत झाल्या आहेत त्याला इतराप्रमाणे परमात्मा लांब नाही सोन्याच्या हिणकसपणात ताऊन नाहीसा झाल्यावर तेच जसे उत्तम सोने होते तद्वत मनातील संकल्प नाहीसे होताच जीवास ब्रह्मत्व येते घटातील आकाशाला घटाचा नाश झाल्यावर जसे महदाकाशाला मिळण्याकरता दुसरे ठिकाणी जावे लागत नाही तसा ज्याच्या देहातील खोट्या अहंकाराचा समोर नाश झाला तो पुरुष मूळचाच परमात्मा आहे आता अशा स्थितीत शीत किंवा उष्ण सुख किंवा दुःख मान किंवा अपमान यांचा विचार त्याच्या ठिकाणी मुळीच संभवत नाही म्हणजे त्याला हे सर्व सारखेच दिसते ज्या ज्या वाटेने सूर्य जातो त्या त्या ठिकाणी त्याचा प्रकाश पडतो त्याप्रमाणे त्याला जी जी वस्तू आढळते ती ती तो स्वतः ब्रह्मरूप बनल्या बनल्यामुळे ब्रह्मरूपीच भासते पहा की मेघापासून सुटणाऱ्या पावसाच्या धारा ज्याप्रमाणे समुद्राला खुपत नाही त्याचप्रमाणे जो ब्रह्मरूप बनला आहे त्याला शुभाशुभ कर्मे ही भिन्न वाटत नाही परोक्ष म्हणजे संसारिक ज्ञानाचा विचार करू लागल्यावर ते व्यर्थ आहे असा ज्याला प्रत्यय येतो त्याला तो ज्ञानाचा शोध करू लागला असता ते आपणच आहोत असे वाटू लागते नंतर मी व्यापक आहे किंवा अव्यापक आहे याची तो वाटाघाट करू लागल्यावर ती जागच्या जागीच राहते कारण त्याच्या मनात द्वैत भाव नसतो अशा रीतीने शरीरात राहून ज्याने आपली इंद्रिये जिंकली आहेत व जो सहज लिलेने परब्रह्माच्या योग्यतेला आला आहे तोच सहज जितेंद्रिय आणि तोच योगी कारण त्याला लहान आणि थोर हा भेद कधी नसतो असे पहा की शुद्ध सोन्याचा मेरू एवढा पर्वत व मातीचे ढेकूण ही दोन्ही जो सारखीच मानतो ज्याचे मोल पाहू गेले असता त्यापुढे पृथ्वीचेही मोल थोडे आहे अशा रत्नाला केवळ दगडाप्रमाणे मान्य इतका जो निरीच्छ असतो श्लोकार्थ नववा ज्या योग्याशी सुहृद म्हणजे प्रत्युपकाराची आशा न धरता उपकार करणारा मित्र सहवासाने प्रीती करणारा शत्रू उदासीन मध्यस्थ द्वेषास योग्य व संबंधी यांचे ठिकाणी आणि साधूचे ठिकाणी तशीच पाप्याचे ठिकाणीही समबुद्धी असते तो सर्वात श्रेष्ठ होय त्याचे ठिकाणी आप्त आणि शत्रू अथवा उदासीन आणि मित्र अशा विचित्र कल्पना कोठून येणार मीच विश्व आहे असा ज्याचा मनात बोध झाला आहे त्याला बंधू कोण आणि द्वेषी कशाचा मग अर्जुना त्याच्या दृष्टीला लहान आणि थोर असा कोठून होणार असे पहा की परिसाच्या कसोटीस लागल्यावर निरनिराळे कस लागतील काय त्या कसोटीपासून जसे शुद्ध सोनेच उत्पन्न होते तशी त्याची बुद्धी नेहमी चराचराच्या ठिकाणी केवळ एकत्वच एकत्व जाणते विश्वरूप अलंकाराचे ठसे जरी पुष्कळ आकाराचे आहेत तरी ते एकाच परब्रह्मरूपी सुवर्णाचे घडलेले आहेत असे शुद्ध आणि खरे तत्व ज्याला पूर्णपणे समजले आहे तो चित्रविचित्र रचनेने वरचेवर फसला जात नाही वस्त्राकडे पाहिले असता जसे ते सर्व तंतुमय दिसते तसे त्याला ब्रह्मा वाचून जगतात दुसरे काही दिसत नाही अशा रीतीने सर्व जग भरलेलं आहे असा ज्याला अनुभव येतो तोच समबुद्धी होय हे खोटे नाही असे पक्के समज ज्याचे नाव तीर्थराज आहे ज्याचे दर्शन घेतले असता अंतःकरणाला समाधान होते आणि ज्याच्या संगतीने अहंकाराने भ्रमित झालेल्या पुरुषाची भ्रांती जाऊन तो ब्रह्मस्वरूप होतो त्याचे बोलणे हे धर्माचे जीवन आणि दृष्टी ही महासिद्धी उत्पन्न करणारी होती व स्वर्ग सुख इत्यादी सुखे हे ज्याचे खेळ आहेत अशा मनुष्याची खरी जरी चित्तात सहज आठवण झाली तरी तो आपली योग्यता देतो फार काय सांगावे त्याची स्तुती केली असता महान लाभच होतो श्लोकार्थ दहावा योगाने एकटेच एकांतात वास करून आणि मन आणि देह स्वाधीन ठेवून कशाची आशा व संग्रह न करता सतत आत्मध्यान करावे जो कधीही मावळत नाही असा ज्ञानसूर्य ज्याचे हृदयात उदय पावला आहे तो आपण आपल्याच ठिकाणी सदोदित ब्रह्मानंदात असतो पार्था अशा दृष्टीने जो विचार करतो तोच अद्वितीय व तो तिन्ही रोगी परिग्रह न करणारा असे जाण अशा प्रकारे आपल्या सुखाने शृंगारलेले आपले मन पाहण्याचा आरसाच अशा प्रकारे अर्जुन हा धन्य व पुण्य पवित्र आणि भक्तिरूप बीज पेरण्याचे उत्तम शेत असल्यामुळे श्रीकृष्ण कृपेस पात्र झाला श्रवणापासून आत्मनिवेदनापर्यंत जी नऊ प्रकारची भक्ती आहे त्यापैकी आत्मनिवेदनाच्या अलीकडची जी सख्य नावाची आठवी भक्ती त्या ठिकाणची अर्जुन हा मुख्य देवता आहे भगवान श्रेष्ठ शेजारी असता त्याचे वर्णन केले असता मालकाला आवडावे अशा योग्यतेचा अर्जुन हा भगवंताचा आवडता आहे जी पतिव्रता स्त्री आपल्या पतीची प्रीतीने सेवा करते आणि पतीस मान्य होते त्या पतिव्रतेची पतीपेक्षा वाखाणणे का करू नये त्याचप्रमाणे अर्जुनाचीच विशेष स्तुती करावी असे माझ्या मनास वाटले कारण तो त्रिभुवनाच्या भाग्याला पात्र झालाय ज्याच्या आवडीच्या वेडाने निराकार अशा ब्रह्माला देखील अवतार घेणे भाग पडले आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण असूनही अर्जुनाबद्दल त्याला उत्कंठा उत्पन्न झाली तेव्हा श्रोते म्हणाले दैवाची गती काय विचित्र आहे आणि तशीच वर्णन करण्याची शैली तरी काय आहे की जिच्या सुंदरपणाने नाद ब्रह्मालाही जिंकले आहे शुद्ध मराठी भाषेत जर अशा रीतीचे वर्णन करता येते की ज्याच्यापासून हृदयावर शृंगारातील नवरसांचे निरनिराळे ठसे उमटतात तर हे अतिशय नवल नव्हे काय ज्ञानेश्वरांचे बोलणे कसे आहे म्हणाल तर ज्ञानरूप चंद्राच्या चांदण्याप्रमाणे स्वच्छ असून त्याच्या भावार्थापासून मनाला आनंद होतो म्हणून गीतेच्या श्लोकाचा अर्थ चंद्रविकास हे कमलाप्रमाणे सहज उमलला त्या बोलण्याची अशी योग्यता आहे की ब्रह्मविद्या ऐकणार अशी इच्छा त्याच्या श्रवणापासून तृप्त होते अशा या बोलापासून श्रोते अंतर्यामी प्रसन्न होऊन डोलू लागले असा श्रोत्यांच्या मनातील भाव निवृत्तीदास ज्ञानदेव यांनी जाणून मग श्रोते हो इकडे लक्ष द्या असे ते म्हणाले कृष्णरूप दिवसाने पांडव कुलावर प्रकाश केला श्रीकृष्णाने पांडवावर कृपा केली तो कृष्ण कसा आहे म्हणाल तर ज्याला देवकीने आपल्या उदरात नऊ महिने वाजवले यशोदेने अतिश्रमाने ज्याचे लालन पालन केले तो शेवटी पांडवांच्या उपयोगी पडला म्हणून पुष्कळ दिवस त्याची सेवा करावी किंवा समय पाहून त्याची विनवणी करावी इतका देखील प्रयास त्या दैववान अर्जुनाला पडला नाही श्रोते म्हणतात ज्ञानेश्वरा हा पाल्हार राहू द्या आता पुढे कथाभाग लवकर सांगा तेव्हा ज्ञानेश्वर म्हणतात अर्जुन लढीवाळपणाने म्हणतो की देवा तुम्ही ही जी संतांची चिन्हे सांगितली ती माझ्या अंगी वसत नाहीत एरवी या लक्षणांचे तात्पर्य जाणण्यास मी खरोखर अयोग्य आणि अपुरास आहे परंतु तुमच्या सांगण्याने जर मला योग्यता आली आली तर येईल जर तुम्ही मनात आणले तर मी ब्रह्मसुद्धा होईल तुम्ही ज्याचा मला अभ्यास कराव्यास सांगाल तो करण्याला मला काय अशक्य आहे ही तुम्ही कोणाची गोष्ट सांगितली हे हे मला कळत नाही परंतु ते ऐकल्यापासून तिची स्तुती करावी असे अंतकरणात वाटते तर ही योग्यता ज्याच्या अंगात असेल त्याच्या आनंदास पारावरच नाही प्रभो याचप्रमाणे माझे अंगी अंगी योग्यता येईल एवढे आपण कराल का तेव्हा श्रीकृष्ण हसून म्हणाले की हो तुला आम्ही ब्रह्मरूपी करू असे पहा की जर एक संतोष प्राप्त न झाला तर तोहीकडे सुखाची उणी भासते परंतु तो प्राप्त झाल्यावर मग कुठे सुखाची येईल त्याचप्रमाणे जो सर्वेश्वराचा पूर्ण सेवक बनला आहे तो सहज ब्रह्मरूपी होऊ शकेल पण अर्जुन सुदैवाच्या पिकाच्या भाराने किती लवला आहे पा जो ईश्वर हजारो जन्माने इंद्रादिकांना सुद्धा भेटण्यास दुर्मिळ आहे तो अर्जुनाचा इतका अधीन झाला आहे की त्याचे बोलणे खाली पडू देत नाही तेव्हा ऐका अर्जुनाने मी ब्रह्म व्हावे असे जे म्हटले ते देवाने सर्व ऐकले त्यावेळेस देवांच्या मनात असा विचार उत्पन्न झाला की अर्जुनाला ब्रह्म होण्याविषयी ते डोहाळे लागले आहेत याचे कारण त्याच्या बुद्धीच्या उदरात वैराग्याचा गर्भ राहिलाय अथवा अर्जुन हा नूतन झाड असूनही <clears throat> वैराग्य रूप वसंताच्या भराने <clears throat> अहम ब्रह्मरूप मोहराने वाकलाय म्हणून याला मोक्षरूप फळाची प्राप्ती अगदी लवकर होईल कारण हा विरक्त झालाय अशी श्रीकृष्णांची खात्री झाली श्रीकृष्ण म्हणतात आता हा अर्जुन ज्याचे त्याचे आवड त्याला आचरण करील त्याचे त्याला लागलीच फळ मिळेल म्हणून ज्याचा अभ्यास याला आपण करावयास सांगू तो व्यर्थ जाणार नाही अशा प्रकारे त्यावेळी श्रीहरीने मनात विचार करून म्हटले अर्जुना आम्ही जो तुला योग मार्ग सांगणार आहोत तो सर्व रा मार्गांचा राजा आहे तो तू ऐक तो योग असा आहे की ज्याच्या प्रवृत्तरूपी वृक्षाखाली कोट्यवधी फले दृष्टीस पडतात ज्याचे आचरण करू लागले असता मोक्षप्राप्ती होते त्या या मार्गाची श्री शंकर हे अद्याप पावेतो यात्रा करीत आहे परंतु योगी जन प्रथम हृदयाकाशात आडव्या तिडव्या मार्गाने चालू लागले नंतर अनुभवाच्या पावलाने त्यांना ब्रह्माचा थांग लागला तेव्हा इतर अज्ञानरूप सर्व मार्ग सोडून त्या योग्याने आत्मबोधाच्या सरळ मार्गाने एकसारखी धाव घेतली त्यांच्या मार्गाने महर्षी आले आणि ते साधकांचे सिद्ध बनले त्याचप्रमाणे तत्वज्ञानी हे याच पंथाने श्रेष्ठत्वास पोहोचले हा मार्ग जेव्हा दृष्टीस पडतो तेव्हा तहान आणि भूक ही हरवतात वयाची वाट चालत असताना रात्र व दिवस यांची आठवण होत नाही या मार्गाचे क्रमण करीत असता ज्या ठिकाणी मनुष्य पाऊल टाकील त्या ठिकाणी मोक्षाचे खाणच उत्पन्न होते व कदाचित तो आडमार्गाने गेला तरी स्वर्ग सुख मिळते तो पूर्वेच्या वाटेने निघून म्हणजे प्रवृत्तीची वाट सोडून पश्चिमेस येतो निवृत्तीच्या वाटे लागतो हे धनुर्धरा या ठिकाणचे चालणे कोणते म्हणतील तर निश्चळपणे बसणे ते हो या मार्गाने ज्या ठिकाणाला तो जातो त्या ठिकाणी तो गाव आपणच बनतो हे काय सांगावे हे तुला आपोआपच कळेल तेव्हा पार्थ म्हणाला देवा जर तुम्ही योगशास्त्र मला केव्हा सांगाल कारण उत्कंठारूप समुद्रात बुडालेला जो मी त्या मला वर का न काढावा तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले इतका उतावीळपणा का करतोस आम्ही तुला सांगतो आहोत तशात तू हा प्रश्न केला आहे